श्री समर्थ रामदास कृत सोलीव सुख जय जयाजी सद्गुरुवर्या पूर्ण ब्रह्म प्रताप सूर्या नमो जी आचार्य करुणा सिंधो जे भवसमुद्री पोळले विषय मदे अंध जाहले चौऱ्याशीत वाहू लागले मार्ग सुचेना तयासी ऐसे विश्व बहुत बुडाले मी जीव म्हणून धावू लागले मुळीचे स्मरण विसरले मी कोण ऐसे तयासी मुक्त करावया पूर्ण तू वा ज्ञान ज्ञानघन रोगिया औषधी देऊन भवमोचन करिशी ऐसे औदार्य तुझे सघन म्हणून आलो मी शरण दयार्णवा कृपा करून मज दातारे तारावे आपण आपणा ते पावे ऐसे माझे मनी बोलावे ते दातारे गोचर करावे रोकडे ब्रह्म ऐसा शिष्याचा प्रश्न ऐकोनी ज्ञानाचे भरते आले स्वामी लागोनी आसन आत ये क्षणी कडकडोनी भेटले रे बाळका ऐक निर्धार तुझा प्रश्न तो वागदोर माझे कंठी बैसला साचार बरे घेई निज वस्तू मग स्नेहाळे नवल केले बोसंगाशी शिष्या घेतले अर्धमात्रा रस काढिले पूर्ण फुंकिले कर्णरंध्री खडतर औषधी दिव्य रसायन नयनी झोंबले जाऊन डोळियाचा डोळा फोडून चित्सूर्य भेदिले पूर्ण अंश गगनी भेदिला अर्कतो पिंडी माझी उतरला त्रिकूट श्रीहाट चुराडा केला शेखी भरला गगना गर्भी उग्रतेज लखलखाट तेथे झाला चौदेहांचा आट भ्रांती पडली बळकट तेव्हा बाळ निचेष्टित पडे ऐसे नि सद्गुरुनाथ पद्महस्त मस्तकी ठेवित वत्सा सावध त्वरित निजरूप पहा आपुले जागृत करोनी ते वेळी अजपाची दोरी देवनी जवळी विहंगम डोलारी तये वेळी अलक्ष लक्षी बैसविले धैर्याचे आसन बळकट आणि इंद्रिये ओढून सगट धरे ऊर्ध्वपंथे वाट नीट अढळपदी लक्ष लावी पुढे करून या जाणीव मागे सारोनी नेणीव जे जे जाणीव अभिनव ते तू नवेशी तत्वता तै मार्गाची करू नवाळी प्रथम घंटा नादाची नवाळी दुसरी किंकिणीची मोवाळी तिसरी अनुहत कोल्हाळ आता अग्री लक्ष लावी काय दिसेल ते न्याहाळी चंद्रज्योती प्रकाशली व्यूह बांधिला बळकट ते सुख अंतरी घेऊनी पुढे चाल करी संगमी तिथे विजु ऐसा कामिनी चमकता ती रंग तेही नि मागे सारी पुढे सूर्यबिंब अवधारी ज्वाळा निगती परोपरी डंडळू नको कल्पांती वायोमुख करो तेथे गिळी वेगे सूर्यकिरणांते मग देखसी आनंद मार्तंडाते तेजोमय मम पुत्र अनंत भानु तेज अद्भुत खदिरांगार ज्वाळा उसळत धारिष्ट तेथे न निभत दुर्घट व्यूह सा तेथे हुशारीचे काम अग्नी लक्ष नेम तीरे लावो सुगम मागे सारी सूर्यते पुढे दिसेल जे नवल ते पाही हंस मेळ चंद्रकिरण शीतळ पासे तू मम वत्सा तेव्हा मागील दाह शमेल शीतळाई सर्वांग होईल चंद्राची प्रभा सुढाळ फडफडीत चांदणे तेच डोळियाचा डोळा पाही देहातीत वर्म विदेही चिन्मय सुखाची बवाई भोगे आपले केगा अनुभवाची शीग भरली आग्रापरी उसळली भूमंडळी प्रभा पडली कर्पूर वर्ण नभ झाले तया मध्यभागी सघन अढळ पद दैदीप्यमान उर्वरित जाण ध्रुव बैशला अढळते ते तुझे स्वरूप नेटे बोटे जेथे समस्त जाणणे आटे ऐके जालासी धिटे बळकटपणे बलाढ्य ऐसे सुख योगिया लाधले तेव्हा देहाचे मरण गेले सांगणे ऐकणे मुराले एकत्वपणे एकची शांती येऊन माळ घाली अलक्षसे जे निजली हंसपदे ऐक्य झाली सुख सुखाते निमग्न तेथील अनुभव घेऊनी स्वानुभव पाहे कलटुनी आला मार्ग ते क्षणी दिसेनासा जाला की त्रिकूट श्रीहाट गोल्हाट बुडाले ते औटपीट इडा पिंगळा तट विराले ते स्वात्मसुखे स्थूळ सूक्ष्म कारण नेणो काय झाले महाकारण इंद्रिये चुबकली जाण धाव मोडली तयांची पंचभूतांचे खवले तयांचे ठावची पुसले अपरिमित आनंदले निमग्न झाले सुखात सखोल भूमिके ऐसे झाले सुख सुखाशी गोटले स्वये आत्मत्व प्रगटले माझे देही रोकडे मग सहज समाधी जिरवून शिष्य उठला घाबरा होऊन हे सद्गुरूचे देणे काय उत्तीर्ण म्या भावे जरी स्तुती तयाची करावी माझी मती नाही बरवी अनिर्वाच्य गती बोलावी परी परावाचा कुंठित आता जी मी लढिवाळपणे तुमचे कृपेने करीतो स्तवन सूर्यापुढे खद्योत जाण तैशा परी बोल हे जय जयाजी करुणा सिंधू जय जयाजी भवरोग वैदू जय जयाजी बाळबोधू कृपाघना समर्थ जय जयाजी अविनाशा जय जयाजी परेश जय जयाजी अध्यक्षा दयार्णवा जय जयाजी पूर्णचंद्रा जय जयाजी अलक्ष्य विहारा जय जय आजी सिंधू भास्कर आनंद प्रभू तुझी स्तुती करिता सांग वेदस्तुती झाले अव्यंग तेथे प्राकृत मी काग वर्णावया योग्य नव्हे कल्याण म्हणे जी रामदासा माझा मुकेपणाचा ठसा ते मोडोनी वसोसा मज आपणा ऐसे केले न मृदू वचन कुरवाळले तया लागून गुरु शिष्य हे बोलणे उरले नाही ते वेळी एकपणे एकची झाले ऐक्यरूपी सम मिळाले करून या सुख उसळले नाही पण जाऊनी सुगरणीचा पाक जाहला नभा भाजनी वाढिला अक्षयपदी सुगरावला संत जेवती स्वानंदे अनिर्वाच्य बोल बोलिले साधकाचे उपेगा आले सिद्ध तरी डोलो लागले बद्ध मुमुक्षु होता ती या परते आन नाही बोलणे श्रीराम दाशरथीची आण एक पत्नी तो सुजाण आपुले पद दे दासा इति ग्रंथ त्यातील हा सोलीव अर्थ श्रोते ऐकता यथार्थ समाधिस्थ ओती श्रीरामचन्द्रार्पणमस्तु